समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण कंध दहावा अध्याय छत्तीसावा अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसा अक्रूराला व्रजात पाठवतो ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेवजी सांगतात आता कृष्ण जाई जाई तेव्हा उत्सवची असे कंपती धरणी केली अरिष्टे बैल होऊनी डरकाळे उकरी माती प्रचंड पुष्टतो असा उचली पटी शिंगे शेत शेतवाड्याही नष्टिल्या मुतेनी नही टाकी डोळे फाडोनी पाहतो गरजता पडले गर्भ स्त्रियांच्या पोटीचे तदा प्रचंड देह त्याचा तो काय तो सांगणे असे पर्वतो वाटला मेघा खेटले त्यास येऊनी तीक्ष्णते शिंग पाहोनी गोप गोपी भिल्या तदा पशु तो स्थान सोडोनी पळाले दाही दिशा वाचवी कृष्ण कृष्णारे वदती व्रजवासिते भयातुर असे गोप गोविंदे पाहिले तदा नभ्यावे वदला कृष्ण असुरा वदला पुन्हा मूर्खा दुष्टा असा त्यांना दाविशी भय कायते दुष्टांचे बळनी गर्व हरोनी मीची मारितो वदता ठो कोणी क्रोधिण्या अपुला कर मित्राच्या ठेविल्या स्कंधी आव्हाने दैत्य क्रोधला झपाटी हरिसी येता पुच्छे विस्कटिले ढग रोखिले तीक्ष्णती शिंगे वटारी लाल नेत्रते तुटोनी पडला अंगी इंद्राचे जई सुटे कृष्णाने धरिली शिंगे हत्ती हत्ती सठोशी जई तसाची फेकिला मागे अठरा पायंतरी हरीने फेकिता त्याला उठला क्रोधुनी बहु झपाटे श्वास फेकोनी लटपटे सर्व अंगते हा मारू इच्छी हरी पाहिते मारो निठोसा चकचूर केला जैपोती रातो पडला धरेशी तो उपटो निशिंगे, रक्तासी ओके मुतला निहागे बाहेर त्याचे द्वयनेत्र आले झाडो निपाया मग प्राण सोडी देवो फुले वाहून स्तोत्र गाती गोपानी वाहवा केली सुर मारिता, गोठ्यात कृष्ण येते वा गोपींचे नेत्र पाणले अद्भुत रिष्टा सुरमारिता, भगवान नारदे सारे कंसाला कथिले असे कंसाजी सुटली पुत्री यशोदेची ती असे व्रजात देवकी कृष्ण रोहिणीचा हितो बळी वसुदेवे भिवोनी या नंदाच्या घरी ठेविले वधिती दैत्य भृत्य ते ऐकता कंस क्रोधला मारण्या वसुदेवा ते तयाने खडग घेतले नारदे रोधिले त्याला ओळखी कंस मृत्यूत बांधिले वसुदेवाला कैदेत टाकिले पुन्हा जाता नारद ते तेव्हा केशीला वदलासे। असे ब्रजी त्वरित तू जावे मारावे कृष्णनी बळी पुन्हा मुष्टिक चाणूरा तोशला शला दिला पैलवान तसे मंत्री याजला बोलला असे वीरानो गोष्टी आसाऱ्या ऐकाव्या ध्यान देऊनी बलरामुनी तो कृष्ण पुत्र ते वसुदेवचे व्रजात राहती त्यांच्या हाताने मम मृत्यू हो तेव्हा ते पातता येथे कुस्तीच्या माध्यमे तया मारावे सजवा मंच बोलवा लोक सर्वही चतुर माहुता तू तो कृष्णद्वारासी पातता माजरा हत्ती सोडोने कृष्णा तेथेची मारणे मिती चतुर्दशीला तो धनुष्य यज्ञ मांडणे भैरवा पशुहत्येने प्रसन्न करणे पहा स्वार्थ सिद्धांत तो कंस जाणे की रे परीक्षिता अक्रूरा बोलवोनी या धरोनी हात बोलला उदार अक्रूरा तुम्हा नित्य मी आदरी तसे मित्रोचित करा कार्य तुम्ही माझे भले करा श्रेष्ठ हे काम की तैसे आश्रयी पातलो तुम्हा आश्रये विष्णूच्या इंद्र स्वार्थची साधितो तसा नंदव्रजी तुम्ही जावे पुत्र ते वसुदेवचे तेथो नावे नवेळ सत्वरी निघा ऐकतो विष्णूच्या हाती देवता मम मृत्युतो योजिती नंदजी गोपा गौरवे आणणे इथे येथे येता चित्या नामी हत्तीच्या पायी मारितो वाचले तर ते शाक्त कुस्तीत मारतील की मारिता वसुदेवोनी कृष्ण भोजा शोकात बुडती तेव्हा स्वहस्ते वधितो तया म्हातारा तो पिता माझा तरीही राज्य इच्छितो उग्रसेन पिता आदी द्वेषी ना मीच मारितो मित्र अक्रूर जीते व्हा होई मी पृथ्वीपती सासरे ते जरासंध निप्रिय द्विविदो सखा शंभरा नरको बाण हे तो मित्रची सर्वही साहाय्ये त्या तयांच्या मी मारीन अन्य भूपती गुप्त मी वदलो सारे पोराना आणणे त्वरे बघाया धनु यज्ञाते चला हे एवढे वदा अक्रूरजी म्हणाले राजे हो इच्छिता मृत्यू टाळणे योग्य ते असे समभावेची वागावे दैवाने फळ लाभते मनाचे बांधिता पूल नष्टिते दैवत्यासकी सुखला न हो दुःख मी तो आज्ञाचे पाळितो अक्रूरा आणि मंत्र्यांना कंसे आज्ञा दिली अशी महाली कंस तो गेला अक्रूर आपुल्या घरा इति श्रीमद भागवती महापुराणी पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर छत्तीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू